बोरला तुज्या येण्यान उल्लास लाभला दैवीक संतोष काळजान भरला तुज्या येण्यान उल्लास लाभला अर्गा तुका अर्गा तुकार अर्गा दनिया अर्गा तुका अर्गा तुकार गा दनिया उल्हास लाभला दैवेक संतोष काळजान भरला तुज्या सेण्यान उल्हास लाभला प्रसड रुचि मोग तुजो सोमिया कितलो विची मोग तुजो मोवा प्रसड रुची मोग तुजो शाश्वी करता वेस्मी अश्टा मरणान पुरसा मोरणान आपलो जिवर सेन्यान उल्लास लाभला दैवीक संतोष काळजान भरला तुज्या सेन्यान उल्लास लागलो